श्रीधर स्वामीकृत श्रीराम विजय अध्याय सव्वीसावा लंकेवर काळ कठीण आज पातला विजयी झालेले वानर सैन्य आता सिंहासारख्या गर्जना करू लागले त्या प्रचंड आवाजाने लंकेतील राक्षस सैन्य भयभीत झाले वानर सैन्यात पुन्हा उत्साह संचारला वानर सैन्य लंका नगरीपर्यंत पोचले ते लंकेत पाषाण फेकून मारू लागले राक्षसांची राहण्याची ठिकाणे धडाधड कोसळू लागली राक्षस सैन्य रावणाला सांगू लागले वानर सैन्य लंका दुर्गापर्यंत आले आहे आणि रणांगणात राम लक्ष्मण धनुष्यबाण घेऊन सज्ज आहेत रावण प्रधानाला म्हणाला प्रहस्ता माझ्या पुत्रांनी शत्रुरूपी वानर जाळून टाकले होते ना मग पुन्हा हे नवीन अंकुर फुटल्यासारखे कसे उगवले आता करायचे तरी काय प्रधान प्रहस्त म्हणाला मला आज्ञा दिली तर मी नर व वानर यांना होते की नव्हते करून टाकेन प्रहस्ताचे हे विरस्तीचे भाषण ऐकून रावणाला आनंद झाला त्याने प्रहस्ताला सेनापतीची वस्त्रे दिली व रणांगणात पाठवले वीस अक्षोहिणी सैन्य त्याने प्रहस्ताला दिले म्हणजे त्याच्याबरोबर एकवीस हजार आठशे सत्तर हत्ती एकवीस हजार आठशे सत्तर रथ पासष्ट हजार सहाशे दहा घोडेस्वार एक लाख नऊ हजार तीनशे पन्नास पायदळ याच्या विस्फट सैन्य होते हे चतुरंग सैन्य घेऊन प्रहस्त वानर सैन्यावर चाल करून निघाला तेव्हा त्याला अनेक अपशकून होऊ लागले खूप मोठे झुळीचे वादळ झाले त्यामुळे काहीच दिसेना तुटून रक्ताने माखलेला एक हात आकाशातून मोठ्या प्रक्षाने प्रहस्तापुढे टाकला रथावरील ध्वज खाली पडला पण प्रहस्त अशा अपशकुनाने दबणारा नव्हता वीरश्री संचारलेला प्रहस्त वेगाने वानर सैन्यावर चालून आला राक्षसांचे मोठे सैन्य पाहून वानरांनी प्रचंड गर्जना केली राजधानीचे बुरुज धरणीवर कोसळतील अशी भीती वाटू लागली राक्षस सैन्याकडे वेगवेगळी शस्त्रे होती वानर मोठमोठे दगड व पर्वतखंड उचलून ते किंवा वृक्ष राक्षसांवर फेकित होते वानरांनी अनेक राक्षसांना ठार मारले प्रहस्ताने अचानक आपला रथ वानर सैन्यात घुसवला सैन्यावर बाणाचा वर्षाव केला तेव्हा विभीषण रामाला म्हणाला प्रहस्तावर आपल्या सैन्यातला शूरवीर नीळ याला पाठव तोच बलवान आहे रामाने निळाला आशीर्वाद देऊन प्रहस्तावर पाठवले एक मोठा पर्वत घेऊन नीळ प्रहस्तावर धावला नीळ म्हणाला तुम्ही राक्षसवीर स्वतःला समजता तरी काय समजता तरी कोण रावणाशी तुम्ही स्वतःच्या पराक्रमाच्या बडाय मारता आपल्याला न पिळणारी शस्त्रे बरोबर घेता आणि रणांगणात येता तुम्ही सिंहाचे कातडे पांघरलेले कोल्हे आहात दुसऱ्यांच्या पत्नीला पळवून नेऊन राज्य करण्याची आई आणता तुमचे नैतिक सामर्थ्य तर शून्य आहे असे बोलून निळाने प्रहस्तावर पर्वत टाकला तेव्हा प्रहस्ताने बाणानेच त्या पर्वताचे भस्म केले एका मागोमाग एक असे शंभर पर्वत निळाने प्रहस्तावर टाकले प्रहस्ताने आकाशातच बाणाने त्यांना भग्न केले तेव्हा निळाने शतयोजने लांबीचा एक महान वृक्ष उपटला आणि सारे बळ एकवटून प्रहस्तावर फेकला बाण मारण्यास प्रहस्ताला अवधीच दिला नाही रथासह प्रहस्त छिन्न भिन्न झाला त्याचे युद्ध करणे थांबले तेव्हा देवानी निळावर फुलांचा वर्षाव केला प्रहस्ताचा नाश झाल्याचे समजले तेव्हा रावणाने अतिशय शोक केला सैन्याला त्याने आज्ञा दिली मी स्वतः रणांगणात जाऊन अद्भुत पराक्रम करीन सर्व राक्षसेना सज्ज करा मंदोदरी विनंती करी रावणाप्रती रावण वानर सैन्यावर चाल करून निघाल्याची बातमी मंदोदरीच्या दूतांनी मंदोदरीला सांगितली हे कळताच ते रावणाच्या भेटीसाठी सभामंडपात आले तेव्हा तेव्हा सगळे सभाजन खाली माना घालून बाहेर गेले मंदोदरी पतीच्या पाया पडून म्हणाली महाराज योग्य मार्ग सोडून जो आडमार्गाने वाटचाल करतो त्याच्यावर अनेक संकटे कोसळतात सर्वांना विरोध करून आपले एकट्याचेच कल्याण व्हावे असा हट्ट धरणाऱ्यांचा घातच होणार विवेकाने अनर्थ टाळावे थोरांची थोरांची वचने हृदयी धरावी परस्त्री आणि परधन यांची इच्छा न बाळगावी हाच खरा पुरुषार्थ महाराज तुमचा स्वामी भगवान शंकरना त्या शंकराचा शत्रू मदन आहे त्याला मात्र तुम्ही शरीरात बाळगता अशाने तुमच्यावर त्या शंकराचा क्रोध होईल राम हा भगवान शंकराचे दैवत आहे याच्यापुढे हिरण्य शपूसारखा महान पराक्रमी दैत्याचे काही चालले नाही सीता पतिव्रता आहे ती रामापाशी शोभून दिसते सीता रामाला अर्पण करून आपण सीताकांत आपलासा करून घेऊया शत्रुत्व करून आणि त्याच्याशी अन्यायाने लढून राम वश होणार नाही तो भक्तीनेच वश होईल बळीराजाने सुद्धा त्याला भक्तीनेच वश केला महाराज राक्षस राज्याचा विध्वंस टाळा आणि स्वतःचा नाश होऊ देऊ नका मंदोदरीचा उपदेश रावणाला आवडला नाही तो म्हणाला मी आता जातो तू शांत राहा माझा पराक्रम तू पाहाच रामाने मा माझ्या अफाट सैन्याचा नाश केला शुरफणकेचे नाक कान कापले खर दूषण यांची राहण्याची स्थाने नष्ट केली त्याचा मी मित्र म्हणून स्वीकार करणे कधीच शक्य होणार नाही तू मला भलताच उपदेश करू नकोस मला सन्मानाने जगाचे राज्य करायचे आहे शत्रूला शरण जाऊन केवळ लंका वाचवायची नाही त्यात पुरुषार्थ नाही मंदोदरीने अनेक प्रकाराने रावणाने रणांगणावर जाऊ नये म्हणून प्रयत्न केले पण रावण निश्चयापासून ढळत असे पाहून ती दुःखाने परत निघून गेली त्या दिवसापासून तिने शृंगाराचा त्याग केला तिची भूक व झोपही नाहीशी झाली तिला रावणाचे भविष्य भीषण दिसू लागले अखेर रावण स्वतःच्या मुलांना घेऊन रणांगणावर युद्धाला निघाला लंकेतील सर्व सैन्य त्याच्याबरोबर निघाले लंकेतील प्रत्येक महाद्वारातून अफाट सैन्य बाहेर पडत होते त्या सैनिकांच्या अंगावर चिलखते होती भाले ढाली तरवारी घेऊन पायदळ निघाले त्यांच्या मागे घोडेस्वार होते ते घोडे एकापेक्षा एक सुंदर होते ते घोडे म्हणजे जणू काय अश्वरत्नांचे भांडारच होते एका घोड्याच्या तेजाने चांदण्यासारखा प्रकाश पडत होता इतक्या वेगवेगळ्या जातीचे घोडे वानर सेना पाहतच राहिली अश्वारूढ सैनिकांची शस्त्रे इतकी चकाकत होती घोड्यांची गती इतकी होती की त्यांचे खूर जमिनीला लागत नव्हते त्यांचे रत्नजडीत लगाम विजेप्रमाणे चमकत होते घोडेस्वारामागून हत्तीवर आरूढ झालेले सैन्य होते हत्तीवर झुली घातलेल्या होत्या व ते शृंगारलेले होते चार दातांचे चपळ ध्वज व घंटायुक्त असे ते गजसैन्य होते गजसैन्यामागून रथारूढ सैन्य होते रथांची चाके विद्युल्लतेसारखी झळकत होती रथावरील ध्वज आकाशापर्यंत भिडले होते रथामध्ये राक्षसवीरांनी तरेतरीची शस्त्रे घेतली होती असे ते प्रचंड सैन्य वानरांच्या सैन्याच्या रोखाने निघाले सैन्यातील वीराकडे बोट दाखवून विभीषण सर्वांची नावे सांगत होता रावणाची ती अफाट संपत्ती पाहून रामाला आश्चर्य वाटले रावणाचा रथ मध्ये होता त्या रथाची बरोबरी त्रिभुवनात होणार नाही दहाही छत्रे लकाकत होती रावण धनुष्यबाण सज्ज करून बसला होता शत्रूचे हे वैभव पाहून सुग्रीव पुन्हा रागावला त्याने एक मोठा पर्वत रावणावर टाकला रावणाने एकाच बाणाने त्या पर्वताचे तुकडे करून टाकले पुन्हा सुग्रीवाने दुसरा डोंगर फेकला त्याचेही रावणाने तुकडे केले व शंभर बाणाने रावणाने सुग्रीवाला घायल केले सुग्रीव मूर्छा येऊन धरणीवर पडला तेव्हा सारे वानर सैन्य रावणावर एकदम तुटून पडले पण रावणापुढे कोणाचे काहीही चालेना त्याच्या बाणाने वानर पळू लागले प्रभू रामाने आवेशाने धनुष्यावर बाण चढवला तेव्हा लक्ष्मण म्हणाला माझे भाऊ स्फुरण पावतात मला आज्ञा द्या मी रावणाला पराभूत करतो प्रभू रामाने लक्ष्मणाला आशीर्वाद दिले रावणाशी युद्ध करण्याची आज्ञा दिली लक्ष्मण रावणावर बाणामागून बाण सोडू लागला मनात रावणाला दोष देत होता तेवढ्यात मारुतीने एक मोठा पर्वत घेतला आणि तो रावणाकडे धावला मोठी वीज पडावी तसा तो पर्वत रावणावर पडला परंतु रावणाने एकाच बाणाने त्या पर्वताचे भस्म करून टाकले मारुती रावणाच्या रथावर बसला तेव्हा रावणाने मारुतीला उलटी लाथ मारली मारुती गर्रकन वर उडाला तेव्हा नळाने अलौकिक पराक्रम केला नळाने रावणावर हल्ला चढवला त्याने ब्रह्मदेवाने दिलेला मंत्र म्हटला तेव्हा हजारो नळ निर्माण झाले रावणाने ब्रह्मास्त्र सोडून होणारा भ्रम नाहीसा केला पाच बाणांनी नळाला घायल केले नळ व लक्ष्मण दोघे एकदम रावणावर तुटून पडले लक्ष्मणाने एकामागे एक बाण रावणावर सोडले त्यांचे भयंकर युद्ध झाले रावणाच्या अंगात लक्ष्मणाचे पाच बाण रोतले होते रावणाने लक्ष्मणावर ब्रह्मशक्ती फेकली लक्ष्मणाने ब्रह्मशक्ती अर्धी तोडली पण अर्धी शक्ती लक्ष्मणाच्या छातीवर लागली तो मूर्छित पडला रावण रथावरून खाली उतरून लक्ष्मणावर मुष्टीप्रहार करू लागला ते मारुतीने पाहून रावणाच्या छातीवर लाथेचा प्रहार केला रावण रक्त ओकीत स्वतःच्या रथाकडे गेला एवढ्यात लक्ष्मणाने सावध होऊन एक निर्वाणीचा बाण सोडला तो बाण रावणाच्या अंगाला लागून आरपार निघून गेला रावणा तू परत जा उद्या ये परत लक्ष्मणाचा राग शांत करण्यासाठी रामाने लक्ष्मणाला दूर केले आणि तो स्वतः हनुमताच्या खांद्यावर बसून रावणाच्या समोर गेला त्याने बाणांचा टणत्कार सुरू केला पहिल्याच बाणाने रावणाची दहा छत्रे चांबरे एकाएकी भूमीवर पडली दुसऱ्या बाणाने रावणाच्या डोक्यावरील दहा मुकुट पाडले तसेच रावणाच्या खांद्यावरील दहा भाते दहा धनुष्य चूर्ण होऊन खाली पडले प्रभू रामचंद्राने मोठ्यांदा गर्जना करून म्हटले दशमुखा मी तुला रणांगणात ठार मारणार नाही तुला जीवदान देत आहे कारण तू आज फार दमला आहेस रात्रभर विश्रांती घे जे भोग घेण्याचे राहिले असतील ते भोग भोगून ये मुलाबाळांचा शेवटचा निरोप घेऊन उद्या युद्धात तुझा शेवट होणार आहे हे लक्षात ठेव तयारीनिशी लढायला ये रावण रण सोडून लंकेत पळाला त्याचे प्रयत्न फुकट जाऊ लागले रावणाला काय करावे ते उमदेना इतक्यात त्याला एक मार्ग सुचला त्याला आपला महान प्रचंड भाऊ कुंभकर्ण याची आठवण झाली कुंभकर्णाशिवाय आपल्याला कुणाचाच आधार नाही असे लक्षा लक्षात येतात त्याने कुंभकर्णाला झोपेतून जागृत करायला सैन्याची एक तुकडी पाठवली अध्याय सव्वीसावा पूर्ण